आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम पुनेरी पाटिया आई का हो आई आयका इथे पण पुणेरी पाटी आहे वाचू का हो हो वाच ना अरे वाचा की आहा छान असते बर का ऐका तर मग बाहेरच्या लोकांनी बरं ऐकलत का बाहेरच्या लोकांनी हा हा बाहेरच्या लोकांनी लिफ्ट वापरू नये अरे का ऐका तर पुढे अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही <laughs> नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz 107.8 zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत या कार्यक्रममध्ये आणि एक मुलाखत कार्यक्रममध्ये आपण पॉझिटिव्ह थिंकिंगवरती विचार विमर्श करतो आहे आणि आपल्याला विशेष पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करता येईल आणि त्याचा प्रभाव कसा पडतो या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत आहे बालासाहेब गोरपडे तर बालासाहेब गोरपडे यांचं खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रमामध्ये धन्यवाद नमस्कार कसे आहेत तुम्ही हो, <laughs> तर एक विचारायचं म्हणजे सकारात्मक विचारांचा मनावरती किंवा आपला शरीरावरती किंवा आपला स्वास्थ्यवरती कसा प्रभाव पडतो याच्यावरती काय एक्झाम्पल्स आहेत का खूप छान प्रश्न विचारला तुम्ही कारण आपण बघतो की वास्तविक आपल्या विचारांचे जे मनामध्ये बीज आहे ज्याला आपण म्हणतो की मन सदैव आपलं विचार करत असतं आणि त्या विचारामध्येच ह्या आपल्या प्रकार येतात की सकारात्मक नकारात्मक व्यर्थ आवश्यक ह्या ज्या गोष्टी आहे विचार परंतु हे एक बीज आहे जसं जमिनीमध्ये बीज टाकल्यानंतर त्याला पाणी खत दिल्यानंतर प्रकाश मिळाल्यानंतर ते हळूहळू वाढतं अंकुरित होतं नंतर त्याच बीजाचं रूपांतर वृक्षामध्ये होतं तर तसं जीवनामध्ये जर एखादा विचार आपला जर खोलवर गेला असेल मग तो विचार जर सकारात्मक असला तर त्याचं जे वृक्ष आहे ते एकदम हरभरं होतं किंवा आपण ज्याला म्हणतो हिरवगार आपलं जे जीवन आहे सकारात्मक ऊर्जेनं भरून निघतं परंतु जर एखादा नकारात्मक विचार जर तो एकदम खोलवर गेलेला आहे कोणतीही गोष्ट तर त्याचा परिणाम असा होतो की त्या व्यक्तीचं जे जीवन आहे हळूहळू हळू नैराश्याकडं उदाशीकडं आणि एक आत्महत्याकडं करण्यापर्यंत तो प्रवृत्त होतो मग आता आपण ही गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे की विचार आपला जो बीज आहे ते बीज जर पॉवरफुल असलं सकारात्मक जरा असलं तर त्याचा रिझल्ट पण इतका काही पॉवरफुल मिळू शकतो एक एक्झाम्पल असं की एक पेशंट ॲडमिट होतं आणि ते जे पेशंट आहे वास्तविक त्याचा जो रोल होता तो अभिनयाचा होता चांगला कलाकार होता तो आणि त्याला काही असा आजार झाला की डॉक्टरांनी सांगितलं की एक महिना तुम्ही उठायचं नाही पूर्ण रेस्ट घ्यायची परंतु त्या डॉक्टरांचं जे म्हणणं आहे त्यानं कसं गलत सिद्ध केलं त्यांना प्रॅक्टिकलमध्ये ज्या वेळेला तो त्यांना सांगितलं एक महिना आता आराम करायचा आहे की तुम्ही बिलकुल अभिनय करायचा नाही सुट्टी घ्यायची परंतु त्याला राहत नव्हतं हे खूप ध्यानपूर्वक श्रोत्यांनी ऐकली पाहिजे ही गोष्ट की कधी कधी आपण काय करतो एखादी निगेटिव्ह गोष्ट मनामध्ये इतकी छाप त्याची देतो की प्रॅक्टिकलमध्ये आपण लगेच हारून जातो तर त्याला काय व्हायचं की ज्यावेळेला तो झोपायचा तर त्याला त्याचे श्रोते ज्यावेळेला तो अभिनय करायचा तर लोक जे टाळ्या वाजवायचे त्याचा उमंग उत्साह वाढवायचे तर त्याला ते मनामधून इतकी उत्स्फूर्त व्हायची की मी कधी इथून निघन आणि कधी ते अभिनय करायला जाऊ हे डॉक्टरने जे सांगितलेलं आहे की तुम्ही गंभीर आजारामध्ये आणि हे तो म्हणायचं की खोटं आहे मला मी ते केल्याशिवाय राहू शकत नाही तर याचे प्रॅक्टिकल श्रोत्यांना आपण हे सांगू शकतो की जीवनामध्ये खेळाडू असो अभिनेते असो राजनेते असो यांचं जर आपण बघितलं तर कधीकधी आपण विचार करतो की यांच्या तब्येती खराब होतात का नाही हे आराम कधी करतात <laughs> बरोबर आहे ना नरेंद्र मोदींचं उदाहरण आपण बघतो की अठरा अठरा घंटे तो व्यक्ती आज काम करतोय आणि <laughs> आपण विचार करतो की मग हा व्यक्ती आजारी पडत नाही का आपण थोडा जरी आजार झाला तरी तो पकडून बसतो की मला तर रेस्ट सांगितलेली डॉक्टरने आणि आता मी काही करणार नाही परंतु आपण जर असे की एक्झाम्पल इतिहासामध्ये आढळतात की जे विकलांग लोक आहेत की ज्यांना चालता येत नाही परंतु भूकंप म्हणा किंवा काही बाढ आले जर एखादी गोष्ट जीवावर जर बेतली गेली तर व्यक्ती त्यावेळेला मधल्या ज्या शक्ती आहे अचेतन मन कार्य करायला लागतं ज्यावेळेला चेतन मन स्टॉप करतं त्यावेळेला अचेतन मनाच्या शक्ती अफाट आहेत आणि त्या शक्ती ज्या वेळेला कार्य करायला लागतात त्यावेळेला त्या आजाराला पळून लावतात म्हणजे जो आजार औषधानं ठीक झाला नाही डॉक्टरांनी ठीक झाला नाही तो त्या ह्या घटनांनी तो आजार ठीक होतो तुम्ही ऐकलं असेल की एकदा प्रॅक्टिकल एक माता एक्झाम्पल आहे की ती विकलांग होती पायानं पॅरलाईज झालं म्हणतो आपण पॅरलाइज तिला झालता तर तिचा जो छोटासा मुलगा आहे तो रेल्वे स्टेशनच्या शेजारी ते राहत होते तो मुलगा रेल्वेच्या पटरीवर चालला होता मग तिकडे जायला लागला जायला लागल्यानंतर तिनं बघितलं की ट्रेन आली तिकून तर अचानक ज्यावेळेला तिने हे दृश्य बघितलं ट्रेन आली आणि मुलगा चालला तर तिच्यामधली अचेतन शक्ती इतकी काही जागृत झाली की त्याला वाचवण्यासाठी अक्षरशः ती इतकी खळबळून उठली आणि त्या मुलाला पकडून आणलं वर्षापासून जी महिला त्या पॅरेलाइसमुळं एका जागेवर बसलेली होती मग ही शक्ती आली कुठून <laughs> विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे ह्या ज्या घटना आहे ह्या आपल्याला जाणीव करून देतात की आपल्या विचारांमध्ये भरपूर एक सकारात्मकता आहे अब्राहम लिंकनचं उदाहरण देतात की त्यांनी प्रतिज्ञा केली की मी अमेरिकेमध्ये स्वाधीनताचा जो प्रस्ताव आहे हा ठेवणार आणि बरोबर त्यांनी तो जो संकल्प इतका त्यांनी मध्ये रुजवला होता की त्यांनी शेवटी प्रॅक्टिकलमध्ये असे ते एक राष्ट्रपती होऊन गेले की त्यांनी तो प्रस्ताव स्वाधीनतेचा सर्वसंमतीनं पास केला आणि सर्वांसमोर ठेवला अण्णा हजारेंचं आप आपण उदाहरण घेऊ शकतो की जे बिल आहे त्यांना ते बिल संसदेमध्ये लोकसभेमध्ये पास करायचंच होतं आणि आज चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाचा व्यक्ती ज्यावेळेला हा संकल्प घेऊन बसतो की मी हे पास करूनच दम घेणार किंवा ते त्याच्याकरता मी उपोषण करणार तर एका संकल्पाच्या बळावर पूर्ण गव्हर्नमेंटला झुकावं लागलं त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं लागलं आणि आपण बघतो की त्यांनी ते बिल पास केलंच शेवटी म्हणजे एक विचारामध्ये दृढता असल्यानंतर असंभव ते असंभव कार्यही आपण संभव करू शकतो हे तुमच्या लक्षात आलं असं म्हणून आपल्या विचारांमध्ये सर्वात प्रथम एक दृढता पाहिजे आणि एक एक्झाम्पल छोटंसं मी हे देऊ शकतो की ज्या वेळेला आपल्या विचारामध्ये दृढता येते त्यावेळेला सकारात्मक एनर्जी वाढते आणि सकारात्मक एनर्जी वाढल्यानंतर त्याला त्या गोष्टीमध्ये समोरच्यामध्ये पॉझिटिव्हिटी न दिसून येते आता एक शिष्य एक ऋषी असतात त्यांचे दोन शिष्य असतात तर त्यांना त्यांची परीक्षा घ्यायची होती की यांच्या मनात काय विचार चालतात कारण मनातली गोष्ट दिसत नाही बाहेरून व्यक्ती सहज दिसतो रूप रंग त्याचं दिसतं पण मनात काय चाललंय हे वर ओळखणं खूप मोठं जरा कठीण असतं परीक्षा अशी घे घेतली त्यांनी की त्यांना जंगलामध्ये घेऊन गेले एक आंब्याचं झाड होतं आणि दोघांना सांगितलं की तुम्ही आंब्याच्या झाडाकडं झाडाकडं बघा ऑब्झर्वेशन करा आणि मला सांगा तर त्याच्यातला एक जो शिष्य होता शिष्य असतो तो प्रत्येक वेळाला कोणत्याही गोष्टीमध्ये नकारात्मकता शोधला पण एक जो होता तो सकारात्मक चिंतन करणारा त्याला चांगलं दिसणार तर मग ज्या वेळेला दोघांना सांगितलं तर त्याच्यातला जो पहिला जो शिष्य आहे पहिला शिष्य गुरुला म्हणतो की गुरुजी आंब्याचं झाड इतकं छान आहे इतकं सुंदर आहे त्याला इतके छान आंबे लागलेले आहे तर आपल्याला एक जीवनामध्ये शिकायला मिळतं की एक विनम्रता आणि दुसऱ्यांना देण्याची वृत्ती या आंब्याच्या वृक्षावरून मला हे आढळलं की ऊन पाऊस वारा सर्व काही सोसून हा आंबा शेवटी आपल्याला गोडच फळ देतो आहे एवढं सहन करतो आहे आणि दुसऱ्याला विचारलं कारण दुसऱ्याचे जे विचार आहे मला मी सांगितले नकारात्मक होते आणि नकारात्मक व्यक्तीला राग खूप लवकर येतो सकारात्मक व्यक्ती शांतता बाळगतो एक लक्षात घ्या सकारात्मक व्यक्तीचे जे विचार आहे हे कमी असतात आणि तो शांततेचा प्रेमाचा परिचय देतो नकारात्मक व्यक्तीला घुस्सा कारण तो मधून इतका व्यर्थ चिंतनामध्ये गेलेला असतो की त्याला लगेच घुस्सा येणार म्हणजे ज्याला लवकर राग येतो आपण समजून घ्यायचं की याच्या मनामध्ये जे विचार आहे हे नकारात्मक चाललेले तर दुसरा काय विचार करतो की तो सांगतो की हे जे झाड आहे इतकं धुरतं आहे की जोपर्यंत याला पत्थर मारत नाही मग दगड मारत नाही तोपर्यंत हे काय फळ देत नाही म्हणजे ह्या झाडाला पण मारावंच लागतं त्यावेळेला हे फळ देतं तसं आपण आपल्या जीवनामध्ये लोकांकडून मतलबच्या गोष्टी घेतल्या पाहिजे हा दुसरा शिष्य म्हणतो आता तुम्ही विचार करा की एकच ॲटिट्यूड दोन शिष्य पण दोघांच्या विचारामध्ये भिन्नता डिफरन्स आहे डिफरन्स आहे तर अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक चिंतनाचा जीवनाला किती परिणाम होतो एक आजारावरून पण आपण बघितलं की जे असंभव आजार आहे एक सकारात्मक चिंतन विचारामधली दृढता आपल्याला ठीक करते किंवा त्याच्यामध्ये एक विजय प्राप्त करते तेच जर नकारात्मक विचार आहे तर आपण त्याच्या अजून खोलवर जातो आणि जसं म्हटलं जातं की एक कमी कमजोरी अजून कमी कमजोरीला पकडते एक गुण दुसऱ्या गुणाला पकडतो लक्षात आलं माझ्यामध्ये सहनशीलता आहे तर सहनशीलतेबद्दल बरोबर गुणग्राही दृष्टी येईल प्रेम निर्माण होईल आनंद निर्माण होईल माझ्यामध्ये जर घुसा आहे राग आहे तर त्याच्यामध्ये निफरत ईर्ष्या मिसअंडरस्टँडिंग अशा अनेक अनेक गोष्टी लगेच जमा होतात जमा होतात <laughs> म्हणून ही खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या विचारामध्ये जर दृढता आणि सकारात्मकता जर वापरली तर आपल्या जीवनावर इतका काही प्रभाव पडतो की जीवन खूप सुंदर आणि एक जसं हिरवगार आंब्याचं तुम्हाला उदाहरण दिलं की तसं आपलं जीवन विनम्रता शिकवतं आणि दुसऱ्यांना देण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये वाढ वाढते फारच सुंदर तुम्ही एक्झाम्पल दिला आणि आशा व्यक्त करतो सकारात्मक विचारांचा प्रभाव कसा पडतो आपला शरीरावरती किंवा आपल्या मनावरती सुंदर एक्झाम्पल बालासाहेबांनी आपल्याला दिला प्रत्येक प्रसंगामध्ये आपण बघतो की कुठेतरी आपलं सकारात्मक ऊर्जा किंवा अंतर्मनाची जी शक्ती आहे ते काम करत असते फक्त त्याच्यासाठी आपल्याला थोडासा मेहनत करायला लागेल जेवढा आपण समय देणार तेवढंच आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार आणि त्या शक्तीचा अनु एक्सपिरियन्स आपण करू शकतो तर मित्रांनो आता घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर परत बोलूया याच विषयावरती आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा कर्पुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठा பண்பருக்கும் नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि पॉझिटिव्ह चिंतन कसं करता येईल आणि पॉझिटिव्ह चिंतन आपल्या जीवनामध्ये काय बदल घडवून आणतो हे आपण ऐकत आहे तर एक विचारायचं म्हणजे बरेच वेळ आपण बघतो की काय ॲक्सिडेंट होतात आणि तिथे कुणाला असं बरेच लोक असतात परंतु हेल्प करणारा लोक फक्त कमी असतात एक किंवा दोन पुढे येऊन हेल्प करतात <laughs> तर असं जे सिच्युएशन आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह थिंकिंग कसा करता येईल आणि आपण सगळ्यांना एकमेकांना सहयोग कसा करता येईल याच्यावरती विचार खूप छान आपण सर्वजण बघतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या घटना प्रत्येकाबरोबर होतात किंवा आपण अशा गोष्टी जीवनामध्ये बघत पण असतो तर जसं तुम्ही सांगितलं की ज्या वेळेला काही घटना आपण बघतो तर त्या घटनेविषयी आपल्याला पूर्व काही माहिती नसते कारण आपण ती फक्त बघितलेली असते तर कोणत्याही व्यक्ती घटना विषयी पूर्व आपल्याला माहिती नाही आणि आपण एक अंदाज लावतो तर हा एक आपला अंदाज एक चुकीचा ठरू शकतो म्हणून आपण जोपर्यंत त्या गोष्टीची वास्तविकता आपल्यासमोर येत नाही आहे तोपर्यंत आपण सायलेन्स राहिला पाहिजे शांतीचा परिचय दिला पाहिजे तर असंच एकदा एक ट्रकचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर रोड रोडवरती खाली पडतो म्हणजे भयानक ॲक्सिडेंट होतो रोडवर पडून त्याला खूप काही मार लागतो आणि बेशुद्ध पडतो तर तेवढ्यात मोटरसायकलवर दोन येतात दोघे जण मागं असतात ते येतात आणि बघतात आणि समोरून पण एक दोघं जण येतात तर आपण बघतो की अशा वेळेला लोक मदत करण्याचं सोडून कसे कॉमेंट करतात आजकाल तर लोक मोबाईल असल्यामुळं अशा घटनांना लगेचच कॅमेऱ्यामध्ये बंद करतात मदत नाही करणार परंतु ही घटना झाली तर त्याला लगेच कॅमेऱ्यामध्ये बंद करणार म्हणजे जे हेल्पनेस पाहिजे ते नेचर आपलं दूर झालं आणि एक ज्याला आपण म्हणतो त्या दृश्याला आपण कसं की एन्जॉय म्हणून घ्यायचं त्याचा आपण लोक आनंद घेतात तर त्याच्यातला एक जण काय म्हणतो की अरे हा जो ड्रायव्हर आहे हा खूप पेलेला असणार आहे त्याच्यामुळं शायद यानं बघितलं नाही आणि याचा तोल गेला असं म्हणून यानं ॲक्सिडेंट केला दुसरा म्हणतो त्याचा मित्र अरे नाही इतका नाही फुल नसन प्यायलेला थोडी घेतली असन आजकाल ड्रायव्हर लोक घेतातच लोकांना एक शौक <laughs> झालेला आहे की थोडीफार घेतलीच पाहिजे म्हणजे तब्येत चांगली राहते किंवा त्यांची ती मेंटॅलिटी बनलेली आहे तर अजून समोरचा आहे की तो म्हणतो की नाही दारू नसन घेतली एखाद्या वेळेस रात्र जागरण केलं असन झोप आली असन झोपेमुळं पण त्यांना ॲक्सिडेंट कोण झाला असेल तर जेवढे काही लोक होते प्रत्येकाचे जे विचार आहेत त्या वेगवेगळ्या घटनेविषयी वेगवेगळे विचार आहे मग अशा वेळेला जर आपण बघितलं की ती घटना आहे आणि घटनेविषयी सर्व जे विचार करणारे आहे ते नकारात्मक विचार करत आहेत तर त्यावेळेला सकारात्मकता काय आपण वापरायला पाहिजे या तर फोन करणं पोलिसला तुरंत फोन करणं ॲम्ब्युलन्सला फोन करणं हे झाले आपली सकारात्मकता आता ह्या घटनेमध्ये जे सकारात्मकतेचे जे विचार लोक तिथं जमा झालेले आहेत ते तुरंत काय करणार किंवा एक घटना झालेली आहे पोलिसला कळवणार पोलीस येणार आणि ॲम्ब्युलन्स लगेच मागवणार म्हणजे तुम्ही बघितलं असं की जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर सकारात्मकता जर वापरली तर तिथं आपले विचार त्या घटनेवर कसे परिणाम घडवतात म्हणून आपण जर जीवनामध्ये वावरताना जर सकारात्मक चिंतन घेऊन वावरलं तर त्याचा खूप काही इफेक्ट पडतो असेच एक दुसरं एक उदाहरण आठवतं की एकदा एका राजानं आपल्या नगरमध्ये ऐलान केलं की ह्या वर्षी खूप काही चांगला पाऊस पडणार आहे आणि आपली जी प्रजा आहे खुशहाल होणार आहे म्हणून आपण सर्व जे लोक आहेत नगरामधले एक दुधाचा तलाव विष्णूजीला आपण भेट करणार तर हे ऐलान झाल्यानंतर राजांना सांगितलं की ठराविक वेळ आणि ठराविक तारीख दिल्यानंतर राजाने सांगितलं की सर्वांनी ह्या तलावामध्ये एक दिवसाचं दूध सर्वांनी टाकायचं आता खूप मजेदार आहे तुम्ही ऐकाल की बघा लोक निगेटिव्हिटी लगेच कशी पकडतात त्याचा कसा परिणाम होतो कारण जिथं नाईंटी फाईव्ह लोक निगेटिव्ह आहे तिथं पाच पर्सेंट जर पॉझिटिव्ह असले तर निगेटिव्हिटी लवकर लोक पकडतात आणि त्याचा परिणाम पण होतो तर झालं काय की राजानं सांगितलं की दूध एका दिवसाचं दूध सर्वांनी त्या तलावामध्ये टाकायचं सर्वांना माहीत होतं की आजच्या दिवसाचं दूध तिथं आपल्याला टाकायचं आहे तर त्याच्यामध्ये रात्री एका व्यक्तीला असा संकल्प आला की सर्वच लोक दूध टाकणारे मग मी पाणी टाकलं तर काय फरक पडत म्हणजे एक हजार लिटर दूध आहे त्याच्यात एक बाल्टी मी पाणी टाकलं तर काय फरक पडणार <laughs> बघा त्यांना रात्री केलेला जो विचार आहे तो विचार इतका काही प्रभावित झाला त्याची जे आपण म्हणतो तरंगी इतके काही प्रभावित झाले की दुसऱ्या दिवशी महाराज राजा ज्या वेळेला हत्तीवर पंडितांना घेऊन दुधाचा तलाव विष्णूजीला भेट काढायचा म्हणून पूजा करण्यासाठी वेळेला तलावाजवळ पोहोचले तर आश्चर्य काय की <laughs> त्याच्यामध्ये नाम मात्र दूध आणि सारं पाणीच भरलेलं होतं <laughs> तुमच्या लक्षात आला असं की हे कशाचा परिणाम हा फक्त निगेटिव्हिटीचा की एका व्यक्तीने रात्री विचार केला काय की दूध सर्वच लोक टाकणारे राजाने दूध टाकायला सांगितलेलं आहे मग एक हजार लिटर दुधामध्ये मी जर पाणी टाकलं तर काय फरक पडणार आणि सर्व लोकांनी काय केलं पाणीच टाकलं <laughs> म्हणजे आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर निगेटिव्हिटी ईर्ष्या क्रोध ही नफरत ह्या गोष्टी इतक्या काही भरलेल्या आहेत लोकांमध्ये की ह्या गोष्टींचा तुरंत समाजावर लगेच परिणाम होतो म्हणून आपण या नाईन्टी फाईव्ह ह्या ज्या निगेटिव्हिटी आहे याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी स्वतःला पॉवरफुल ठेवणं किंवा आपण सकारात्मक ऊर्जेनं भरपूर राहणं हे खूप काही गरजेचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल नाही दोन्ही ज्या छोट्या छोट्या मी घटना तुम्हाला सांगितल्या हो, हो, हो. की कसं आपण एक दैनंदिन व्यवहारामध्ये असताना की आपले जे विचार आहे हे जर आपण सकारात्मक ठेवले तर एक ना एक दिन ही नकारात्मकता नष्ट होईल कारण हिच्यामध्ये काही ताकद नाही ज्या नकारात्मक गोष्टी राहते ह्या कमजोर लोकांकडे राहते हे लक्षात ठेवा क्रोध शक्तिशाली लोकांकडे नसतो क्रोध हा कमजोर लोकांकडे राहतो नफरत ईर्ष्या घृणा रामायण <laughs> महाभारतामध्ये जे काही पार्ट आहे ते शकुनी असो काही काही असो जे मंथरा असो रावण असो म्हणून त्यांची शेवटी हार झाली मग आपल्याला हा बोध मिळतो की आपण जीवनामध्ये जर ह्या गोष्टी आपल्यामध्ये ठेवल्या तर आपण कुठं ना कुठं हारणार आहे हो म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एक सकारात्मकता प्रेम सुख शांती आनंद ह्या गोष्टीनं भरपूर राहायचं त्या गोष्टी ऑटोमॅटिक साईडला होतात साईडला होतात जसं स्वच्छ पाणी पुढं चालतं आणि कचरा साईडला जातो असं आपण जर आपल्या सकारात्मक विचारांचा जर प्रभाव पुढं ठेवला तर ह्या गोष्टी दूर होऊन आपलं जीवन एक ऊर्जावान बनू शकतं फार सुंदर एक्झाम्पल दिला खूप खूप धन्यवाद सकारात्मक विचारांचा जे सुंदर एक्झाम्पल्स तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगून आपल्याला स्पष्ट करताय तर मला वाटतो की आपल्या जीवनामध्ये आज जे प्रत्यक्ष आपण बघतो संसारामध्ये किंवा आजच्या युगामध्ये पर्सेंटेज नेगेटिव्ह विचारांचा जास्ती आहे आणि सकारात्मक विचारांचा कमी आहे सकारात्मक ऊर्जा हा फारच सुंदर आहे आणि त्याचा विचार आज करणे गरजेचं आहे तर आपण बालासाहेबांकडून सकारात्मक ऊर्जा कसं आपण प्रवाहित करता येईल आणि त्याचा संकल्प कसा करता येईल याचे एक्झाम्पल्स आपण ऐकत आहे आणि आपल्या जीवनामध्ये पण आपण सकारात्मक बनूया आणि सकारात्मक संकल्प करून आपला कार्य व्यवहार करता करता आपण पुढे जाऊया असं शुभ संकल्प करतो आपण आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच परत बघूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगचा कसा आपला मनावरती प्रभाव होतो आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा रात रे